रामकृष्ण गोविंद इति मत, इति मतिरूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूम्नि स्वसुखमुपगते क्वचिद् विहर्तुम् प्रकृतीमुपेयुषी यद्भव प्रवाह इति म्हणजे याप्रमाणे याप्रमाणे म्हणजे वरच्या दोन श्लोकात ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे इति मती ही माझी बुद्धी वितृष्णा निष्काम निष्काम मती म्हणजे माझी निष्काम बुद्धी विभूंनी जे सर्वात मोठ्या स्वसुख स्वसुखम म्हणजे स्वतःच्या सुखाला कशा करता तुम्ही येता स्वसुखम उपगते क्वचित विहरतो उपगते म्हणजे प्राप्त झालेल्या ज्याकडून भवप्रवाह हा संसार प्रवृत्ती इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे म्हणजे यदुवंश शिरोमणी विभूमनी विभूमनी म्हणजे सांगितलं विभूमनी म्हणजे सर्वात मोठ्या अशा सात्वत पुंगवे स्वसुख मुपगते क्वचित विहरतुम स्वसुख मुपगते उपगते म्हणजे प्राप्त झालेल्या स्वतःच्या सुखाला प्राप्त झालेल्या या ज्याकडून संसार प्रवृत्ती या भवप्रवाहामध्ये कधी कधी क्वचित म्हणजे कधी कधी विहरतून जे विहार करण्यासाठी प्रकृती म्हणजे मायेला उपेयुषी जे म्हणजे स्वीकारणाऱ्या या यादव श्रेष्ठ अशा भगवान श्रीकृष्णांचे ठिकाणी उपकल्पिता म्हणजे माझी बुद्धी ही समर्पित करतो रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमनी स्वसुखमुपगते क्वचिद विहर्तुम प्रकृतीमुपेयुषी यद्भव प्रवाह पुढचा श्लोक काय म्हणतो त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर दधाने वपुर लक कुलावृतानाब्जम विजय सखे रतिरस्तु मेन वद्या त्रिभुवन कमनम तमाल वर्णम या त्रिभुवनामध्ये त्रिभुवन कमनम तमाल मे माझी अनवद्या म्हणजे निर्विषय स्तुत्य रती प्रीती त्रिभुवन कमनम म्हणजे त्रैलोक्य सुंदर तमालपत्राप्रमाणे कृष्णवर्णाचे जे आहेत रविकर गौरवरांबरम सूर्य रवी कर गौरवरांबरम सूर्य किरणाप्रमाणे तेजस्वी श्रेष्ठ वस्त्र धारण करणारे अवलक कला वृताननाब्जम कुरल्या केशकलापानी वेढले आहे ज्यांचे मुख मुख कमळ त्यांचे ज्यांचे वपुहू शरीर दधाने म्हणजे धारण करणाऱ्या विजय सखे म्हणजे अर्जुनाचे ठिकाणी असतू माझी बुद्धी त्या विजय सखेच्या ठिकाणी असो त्रिभुवन तमाल रविकर త్రిభువనకమలం తమాలవర్ణం రవికర वृता దధానే विजय सखे रतिरस्तु मेन वद्या ज्याचे शरीर त्रिभुवनात सुंदर आहे सुंदर या कल्पनेला लाज वाटेल शरम येईल तिला कि मला सुंदर म्हणतात पण यांचं सौंदर्य काय आहे भगवंतांचं अवर्णनीय असे हे त्रिभुवनात सुंदर तसेच तमाल वृक्षाप्रमाणे सावळ्या वर्णाचे आणि ज्याच्यावर समान, <clears throat> श्रेष्ठ पितांबर झळकत आहे ज्यांच्या कमलमुखावर कुरळे कुरळे केस भुरभुर उडत आहेत लहान गोरापान इथं त्यांचा वर्ण तमालपत्राप्रमाणे म्हटलेला आहे पण तरी सुद्धा कल्पना करा एखाद्या गोरापान छान सहा आठ दहा बारा महिन्याच्या मुलाच्या तोंडावर त्याचे कुरळे कुरळे केसांचे झुपके असे खाली आलेले आहेत सुंदर सुंदर काळे भोर केस ज्यांच्या मुखकमलावर कमलमुखावर कुरडे केस भरपूर उडत आहेत त्या अर्जुन सखा श्रीकृष्णावर माझे निष्काम प्रेम असो काय मागणं मागितलंय अनवद्या भक्ती मागितलेली आहे भीष्माचार्यानी अंतकाळी स्मरण करताना माझी तुमच्यावर अशीच भक्ती राहो हे मागणं मागितलेलं आहे आता हे वर्णन पहिल्या दोन श्लोकात जे केलेलं आहे ते काय भीष्माचार्यांनी करण्यासारखं वर्णन शूर ते वीर तेजस्वी तेजपुंज आणि त्याने शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम असं वर्णन त्यांनी त्यांच्या वृत्तीला हे शोभत नाही किंवा मनाला पटत नाही असं कसं विरोचित स्मरण झालं पाहिजे आता काय म्हणतात बघा आता काय म्हणतात तुर गरजो विधूम्र विश्व कचलुलित श्रमवार्य लंकृतास्ये मम निशित शरैर विभिद्यमान त्वचिविल विलसत कृष्ण आत्मा हे वर्णन भगवंतांचं स्मरण विरोचित माणसाला कसं होईल ते डोळ्यापुढं आढळून ते एक एक प्रसंग भगवंतांना सांगतात तुम्हाला आठवतं का हो काय म्हणतात युद्धाच्या वेळी ज्याच्या चेहऱ्यावर भरपूर उडणारे कुरळे केस घोड्यांच्या टापांच्या धुळीने माखले होते आणि धर्मबिंदू धर्मबिंदू म्हणजे घाम त्यावर शोभत होते मी माझ्या तीक्ष्ण बाणाने ज्यांच्या अंगावर प्रहार करीत होतो त्या सुंदर कवचधारी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी माझे मन रममाण हो काय वर्णन आहे बघा आत्मा युधी म्हणजे युद्धात तुरगर जो विधूम्र विश्व ललित वार्य लंकृता काय प्रचंड धुरळा उडाला असेल घोडे हत्ती रथ पदाती या सगळ्यांच्या मुळ रणभूमीवर उडालेल्या धुळीने मळलेला चेहरा व सर्वत्र उडणाऱ्या केसांनी अडकबलेले श्रमजन्य घामाच्या प्रवाहाने शोभणारे असे तुमचे मुख त्या मुखावरती चेहऱ्यावरती कपाळावरती धुरळा बसलाय त्या धुरळ्यामध्ये तुमचे घामाचे धारा एक तर तुमचे कुरळे कुरळे केस सगळे खाली येत आहेत ओघळत आहेत चेहऱ्यावरती घामान घामानं नव्हे धुळीनं चेहरा माखलाय आणि त्या चेहऱ्यावरती तुमच्या चेहऱ्यावरती कपाळावरती गालावरती घामाच्या धारा लागलेल्या आहेत असं ते तुमचं मुख माझ्या निशित शरीर तुमचं शरीर माझ्या निशित ही, म्हणजे तीक्ष्ण बाणाने विलसत कवचेस कृष्ण तेजस्वी चिलख धारण करणाऱ्या हे कृष्णा तीक्ष्ण बाणाने माझ्या तुमच्या शरीरावर प्रहार करीत होतो मी तुम्ही समोर होतात आधी म तुमच्या माग अर्जुन होता माझा प्रत्येक बाण आधी तुमच्याकडे येत होता तिथून तो अर्जुनाला जात होता मी तुम्हाला घायाळ करून सोडलं तर तुम्ही रक्तबंबाळ झालात प्रत्येक अवयवावर माझ्या शरच्छेदाने बंबाळ झालेलं तुमचं ते शरीर त्या तुमच्या मुखावरती येणाऱ्या श्रमवारी म्हणजे घामाच्या धारा तुमचे ते कुरळे केस तुम्ही तुमच्या रथात मध्ये सारथ्य करताय असे तुम्ही मला आठवता आणि अशा तुमच्या ठिकाणी माझे मन रममाण हो भगवंतांचं काय ध्यान आहे विरोचित काय म्हटलेलं आहे तुर गरजो विधूम्र विश्व कचलुलित वार्य लंकृताशी मम निशित विभिद्यमान त्वची विलसत कवचेस्तु कृष्ण आत्मा फोडून काढलं शरीर तुमचं सगळं आठवतं का तुम्हाला काय प्रेमानं बोलतायत आणि अशा तुमच्यावरती माझी अनवद्या भक्ती राहो हे मागणं मागतायत पुढं बघा सपदी सखीवचो निशम्य मध्ये निजय निज परयोर रथम निवेश स्थितवती परसैनिकायुरक्षणा ऋतवती पार्थ सखे मास्तू मम रती म्हणजे माझी प्रीती सखी चहा मित्राचे भाषण निशम्य मित्राचे म्हणजे अर्जुनाचे भाषण ऐकून सपदी म्हणजे तत्काळ निज आणि पर म्हणजे कौरव आणि पांडव उलट पांडव आणि कौरव निज परयोर स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या बलयोर म्हणजे सैन्याच्या मध्ये रथम रथाला निवेश उभा करून स्थितवती उभ्या राहिलेल्या आक्षणा डोक्याने परसैनिका शत्रूच्या सैन्याचे आयुष्य हतवती करणाऱ्या पार्थ सका अर्जुनाच्या ठिकाणी माझी मती स्थिर हो काय म्हटलेलं बघा माझं रथ माझा दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा कर असं म्हणून अर्जुनाने सांगितल्यानंतर सपदी सखी वचो सखी सखा वचो म्हणाला माझ माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये ने मला कुणाकुणाशी युद्ध करायचंय ते जरा बघू दे असं म्हणून अर्जुनाने सांगितल्यानंतर तुम्ही त्या दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला आणि काय केलं सर्वांचे प्राण हरण केले अकराव्या अध्यात भगवान म्हणतात अरे अर्जुना मी आज सगळ्यांना मारलेलं आहे ही सगळी मढी आहे, मेलेले शरीराचे देह आहेत तू फक्त निमित्त मात्र हो भव भव्य साचित आणि यांना मार काय अर्थ आहे आपला मित्र अर्जुन याच्या म्हणण्याप्रमाणे ज्याने ताबडतोब पांडव सेना आणि कौरव सेनेच्या मध्ये आपला रथ आणला आणि तेथे थांबून ज्यांनी आपल्या केवळ दृष्टीने शत्रू पक्षाच्या सैनिकांचे आयुष्य हिरावून घेतले त्या पार्थ सखा भगवान श्रीकृष्णावर माझे परमप्रेम निर्माण हो डोळ्यापुढं चित्र आणता येत नाही आपल्याला माझा रथ ने अर्जुन सांगतोय असं डोळ्यापुढे आणायचं दोन्हीकडं सैन्य उभं आहे मला बघू दे कुणाकुणाशी युद्ध करायचे भगवान लगेच हा युद्धातला रथ आपला सैन्याच्या मध्ये उभा करतात आणि त्यांना काय हो भविष्य काय भूतकाळ काय वर्तमान काय कालातीत त्यामुळं ते कसे मरणार आहेत सगळे सैनिक कोण मारणार आहे हे सगळं त्यांना माहीत होतं त्यांना त्याने मारून टाकलं नजरेने आणि त्याला म्हणाले युद्ध कर युद्ध कर युद्ध कर मार मार सपदी सखीव अशा तुमच्या मी स्मरण करतो भगवंता तुम्हाला आठवतं का अर्जुन असा म्हणाला आठवतो तुम्हाला अशा प्रकारे भगवंतांचं स्मरण करून सपदी सखी वचो निशम्य मध्ये निज परयोर बलयोर रथम निवेश स्थितवती परसैनिकायुरक्षणा रतवती मारून टाकलं पार्थ सखे रतिर्ममास्तू अशा तुमच्या श्रीकृष्णांवर तुमच्यावर माझे परम परम प्रेम निर्माण हो चाललाय भीष्माचार्य चाललेत अंतकाळ आलेला आहे शरशय्येवर आहेत दोन मिनिटं राहिली आहेत पाच मिनिटं राहिली आहेत पण काय म्हणतात माझे परम प्रेम तुमच्या चरणी तुमच्या मुखावर तुमच्या ठिकाणी राहो असं मागणं मागतायत पुढचा श्लोक पुढच्या प्रवचनात